घोराच्या आधारी पर्वत चढला पाऊलासाठी केला उपघातू अष्टोत्तर शते व्याधी ज्या वैद्ये दवडुनी तो वैद्य मारुनी उत्तीर्ण झाला नवमास माया वाईले उधरी ते माता चौभारी नग्न केली गायत्रीचे क्षीर पिळूनी घेऊनी उपवासी बांधुनी ताडण करी तुका दासा निंदी त्याचे तोंडू पाहता नरक कुंडू पूर्वजासी दोराच्या आधाराने कुणी एक मनुष्य पर्वतावर चढून गेला आणि नंतर त्याने आपली पायच कापून टाकले ज्या वैद्याने एकशे आठ व्याधी औषध देऊन बऱ्या केल्या त्याच्या उपकारामधून मुक्त होण्यासाठी कुणी एका माणसाने त्याला मारून टाकले आणि त्यातून तो उत्तीर्ण झाला ज्या आईने नऊ महिने उदरामध्ये वागवला आणि जन्म दिला तिलाच एकाने भर रस्त्यामध्ये नग्न केले जेवढे शक्य होते तेवढे दिवस गायीचे दूध स्वतःसाठी पिळून घेतले आणि नंतर मात्र तिला उपाशी ठेवून कुणी एक तिला मारहाण करू लागला तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे हरिदासांना जो निंदतो हरिदासांची निंदा करतो त्याचे तोंड पाहणारा स्वतःच्या पूर्वजासहित नरकाला जातो न कळी ब्रह्मज्ञान आचार विचारू लटिका व्यवहार करीतशी विश्वामित्री पोटी तयाचा अवतारू नाव महाखरू चांदाळाची द्रव्य इच्छेसाठी तसे कथा काय त्या पापिष्ठा न खाया पोट पोसावया तोंडे बडबडी नाही धडपुडी एक गोष्टी तू का म्हणित या काय व्याली रांडू घेऊन या भंडू जनामध्ये ब्रह्मज्ञान समजत नाही की त्यासंबंधी याचा आचार विचार सुद्धा व्यवस्थित आणि नीत नाही असे असून सुद्धा हा सर्वत्र व्यवहार मात्र खोटा करतो त्याचा जन्म विश्वामित्राने केलेल्या गाढवाच्या संघापोटी आहे असे समजावे म्हणूनच तो सुद्धा मोठा गाढव आणि चांदाळ आहे द्रव्याच्या इच्छेने भगवंताची कथा करतो त्याशिवाय या पापी माणसाला खायला मिळत नाही काय आपले पोट भरण्यासाठी हा तोंडाने बडबड करीत राहतो त्याच्याजवळ निश्चयात्मक अशी एकही गोष्ट नसते तुकाराम महाराज म्हणतात अशा या भांडखोर माणसाला या लोकांमध्ये त्याच्या आईने जन्म तरी कशासाठी दिला नित्य उठून या खयाचीच चिंता आपुल्या तू हिता नाठवशी जननीची पोटी उपजलाशी जेव्हा चिंता तुझी तेव्हा केली तिने चातका लागुनी मेघ नित्य वर्षी तो तुझा उदास करील केवी पक्षी वनचरी आहेत भूमीवरी तया लागी हरी उपेक्षिणा तुका म्हणी भाव धरून राहे चित्ती तरी तो श्रीपती उपेक्षिणा हा रोज उठून खाण्यापिण्याचीच चिंता करीत असतो परंतु सोहित कशामध्ये आहे हे मात्र त्याला दिसत नाही आणि तो पाहतही नाही ज्यावेळी तू आईच्या पोटी जन्माला आलास त्याच वेळी त्याने तुझी चिंता केली होती चातक पक्षासाठी जो मेघ नित्य वर्षाव करतो तो तुला कधी या बाबतीमध्ये निराश करील काय या भूमीवर कितीतरी पक्षी आणि वनचर प्राणी आहेत त्यांची भगवंत कधी उपेक्षा करीत नाही तुकाराम महाराज म्हणतात तू श्रीहरीविषयी मनामध्ये भाव धर तो तुझी कधीही उपेक्षा करणार नाही पूर्वी हुने बहु भक्त सांभाळिली नाही अभिरिली दास कोणी जे जे शरण आले ते ते आपण गेले पवाडे विठली ऐसे तुझे मिरवे चरणी ऐसे गोष्टीचे भक्त सांभाळाचे ब्रीद ऐसे तू का म्हणी आम्हासाठी येणे रूपा माझ्या माय बापा पांडुरंगा देवा यापूर्वी तुम्ही अनेक भक्तांचा सांभाळ केला आहे कोणत्याही आपल्या दासाचा तुम्ही कदापि अवहेर केला नाही जे जे तुला शरण आले त्यांचा तू स्वीकार केलास अशीच तुझी कीर्ती आहे आपल्या भक्तांचा सांभाळ करावा अशा प्रकारचे तुझे ब्रीद आहे तुम्ही आपल्या पायी बांधलेले आहात तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा मायेबापा तुम्ही आमच्यासाठी सगुण साकार असे रूप धारण करता दरधुराचे पिलू म्हणे राम रामू नाही उदक उष्ण होऊ दिली कधी माझी बाळ करी तळमळू गोविंद गोपाळू पावी वेगी आज्ञातही काळी केली पावकाशी झनी पिली आसी तापविसी का म्हणे तुझे ऐसे हे पवाडी वर्णिता निवाडी सुखवाटी बेडकाचे पिलू दगडाच्या कपारीमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात स्वस्तपणे रामराम असे म्हणत बसते त्याला पाण्याची उष्णता तू लागू दिली नाहीस भक्त प्रल्हादाला जेव्हा तापलेल्या तेलाच्या कढईमध्ये टाकले होते तेव्हा तो बाळ तळमळ करू लागला गोविंदा गोपाळा तू लवकर धावते आणि माझे रक्षण कर असा तुझा धावा करू लागला त्यावेळी तूच अग्नीला आज्ञा केलीस की या माझ्या बाळाला तू आता तापवू नकोस तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारची तुझी कीर्ती रोज वर्णन करताना मला मोठे सुख वाटत आहे करुणा बहुत तुझी अंतरा मज विश्वंभरा कळू आली पक्षी तुझे तुझे जे ठेविले तये उधरिले गणिकेशी कुंतीने ते दोष बहु आचरली नाम घेता आली करुणा तुझ हृदय कोमळ तुझे नारायणा ऐसे भवताजना जना तू का म्हणे नाही तुझे दई कोमळ हृदय पांडुरंगा देवा तुझ्या चित्तामध्ये आपल्या भक्तांच्या विषयी मोठी दया आहे असे मला समजून आले आहे गणिका वेशेने आपल्या आवडत्या पोपटाला तुझे नाव ठेवले आणि ते त्याला तुझ्या नावाने हाक मारू लागले या निमित्ताने तिने तुझे नाव घेतल्यावर तू तिचा सुद्धा उद्धार केलास या जारिणीने पुष्कळ दोषांचे आचरण केले होते परंतु तिने तुझे नाव घेतल्याबरोबर तुला तिची मोठी दया आली हे नारायणा तू अशा प्रकारे पुष्कळच लोकांना तारले आहेस तुझे हृदय फारच कोमल आहे तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा तुझ्या ठिकाणी असणाऱ्या दयेला सीमा नाही तू अतिशय कोमल हृदयास आहेस राजा मिळवंत मरणाशी आला तो वरी स्मरला नाही तुझ प्राण जाती वेळी म्हणे नारायणू त्यासाठी विमान पाठविले बहुत कृपाळू होशी जगन्नाथा त्रलोक्य समर्था सोयरिया तुका म्हणे भक्त काज तू कैवारी तू जसाही चारी ती अजाबी नावाच्या एका पाप्याने जन्मभर तुझे कधीच स्मरण केले नव्हते शेवटी त्याचे मरण जवळ आले त्यावेळी प्राण जातेवेळी त्याने आपल्या मुलाला नारायण म्हणून हाक मारली त्याबरोबर देवा तू याला वैकुंठाहून विमान पाठवलीस हे जगन्नाथा तू असा फारच दयाळू आणि कृपाळू आहेस या त्रैलोक्यामध्ये तूच समर्थ असा सर्वांचा आप्त आहेस तुकाराम महाराज म्हणतात भक्तांचे कार्य करण्याविषयी तू फारच तत्पर आहेस म्हणूनच तुला भक्त कैवारी नाव असून तुझी सहा शास्त्री आणि चार वेद नेहमी स्तुती करीत असतात धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरुषीसाठी जन्मसोशी येली दुष्ट निर्दाळिली किती एकू धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोलू साच करी तू का म्हणी तुझ वर्णी ती पुराणी होय नारायण दया सिंधू देवा तू भक्तांचे रक्षण करून धर्म राखण्यासाठी अवतार घेत असता आणि आपल्या भक्तांचे रक्षण करता अंबरोशीसाठी तुम्ही दहा जन्म घेतले आणि कित्येक दुष्टांना नाहीशी केली तुला कृपेचा सागर असे म्हणतात खरोखर तू अगदी धन्य आहेस आपण पथित पावन आहोत असा आपला बोल तू खरा करून दाखव तुकाराम महाराज म्हणतात नारायण हा दयेचा सागर असल्याचे वर्णन पुराणाने केलेले आहे हे उनी जाऊनी पाहे तुझकडे पडिल्याचा कडे नारायणा आणि कोणाचा मज नाही आधारू तुझवरी भारू जीवे भावे निष्ठुर अथवा होई तू कृपाळू तुझ सर्व काळ विसरेना आपुले वचन राहावे सांभाळून तुम्हा माझान पडी पाडू ज्याच्या वचनाशी अंतर पडेलू बोलत होईल तयाकडे तुम्हा मातैशी नाही म्हणे तुका कोशील तू सखा जीवलग हे नारायणा जेव्हा मला संकट पडते तेव्हा मी तुझ्याकडे पाहतो कारण मला दुसऱ्या कुणाचाच आधार नाही माझा सर्व भाव मी जीवभावे करून तुझ्यावरच घातलेला आहे आता तू निष्ठुर हो किंवा कृपाळ हो कसेही असले तरी मी काही तुला कधी विसरणार नाही तेव्हा तुम्ही आपल्या वचनाला सांभाळा सेवा करण्याचे ब्रीद आम्ही सांभाळतो तुम्ही आम्ही आपापला अधिकार सांभाळावा ज्याच्या वागण्यामध्ये बोलल्याप्रमाणे अंतर पडेल त्याच्याकडे मात्र दोष येईल तुकाराम महाराज म्हणतात तुमचा आमचा तसा प्रकार नाही तू आमचा मित्र आणि जीवलग होशीलच एक नारायणा वचन माझे खरे सांगतो निर्धारी तुझ पासी नाही भाव मज पडिली लोक लाजू राहिले शे काजू तुझे पायी जरी तुझ काही करणे उचितू तारी तू पतितू तुका म्हणी हे देवा माझे खरेखुर वचन तू ऐक मी तुला मोठ्या निर्धाराने सांगत आहे मी भावहीन असून मला लोकलाज वाटत आहे पण माझे कार्य मात्र तुझ्याच पायाच्या ठिकाणी आहे तुकाराम महाराज म्हणतात जर तुला काही उचित करायचं असेल तर तू या पतिताचा उद्धार कर अनाथ परदेशी ही नदी न भोळी उगलेची लोळे तुझे रंगी आपुले म्हणावे मजन उपेक्षावे प्रेम सुख द्यावे माय बापा कासवीचे परी दृष्टी पाहे मजू विज्ञानी उमजू जाऊनिया तू का म्हणी तुझा झालो शरणागतू काया वाचा चितू तुझे नाही तेव्हा मी अनाथ असून आता परदेशी बनलो आहे मी हीन दिन आणि भोळा आहे म्हणून मी तुझ्याच चिंतनामध्ये स्वस्थ होऊन लोळत राहीन हे बापा तू मला आपले मन माझी उपेक्षा करू नकोस आपले प्रेम सुख मला दे कासवी जशी आपल्या पिलाचे दुरूनच दृष्टीने रक्षण करते त्याप्रमाणे तू माझे रक्षण करून मला आत्मज्ञानाविषयी सावध कर तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुला शरण आलो आहे माझा देह माझी वाचा आणि माझे मन तुझ्याशिवाय दुसरे काहीच जाणत नाही पावलो पंढरी वैकुंठ भुवनो धन्याजी दिनो सोनियाचा पावलो पंढरी आनंद गजरी वाजतील तुरे भेरी, पावलो पंढरी क्षेम आलिंगनी संत या सज्जनी निभविले पावलो पंढरी पार नाही सुखा भेटला सखा माय बापू पावलो पंढरी एर झार खुंटली माऊली ओढली प्रेम पाहणा पावलू पंढरी आपुले माहिर नाही संसार तुका म्हणे भू वैकुंठाशी असणारी जी पंढरी तिथे येऊन मी पोचलो आहे आज माझा सोन्याचा दिवस धन्य होऊन उगवला आहे शंख भेरी तुरे इत्यादी वाद्यांच्या सुराने आनंदाच्या गजरामध्ये मी पंढरपुराशी येऊन पोहोचलो आहे या पंढरीत पोहोचल्यानंतर येथील साधू संतांनी मला क्षेमालिंगन देऊन शांत केले या पंढरपुरात आल्यानंतर झालेल्या सुखाला अंतपार नाही कारण माझा मायबाप सखा मला इथे भेटला आहे या पंढरी नगरीत आल्यामुळे माझ्या जन्म मृत्यूच्या खेपा संपल्या कारण या विठ्ठल माऊलीने मला प्रेमाचा पाहणा पाजला तुकाराम महाराज म्हणतात हे पंढरपूर माझे माहेर असून मी इथेच येऊन पोहोचलो आहे आता मला लौकिक संसार उरलेला नाही अभयदान मज दे गा कृपेच्या सागरा पांडुरंगा देह भाव तुझ्या ठेवेला पायी आणि कमी काही नेने तुझे सेवा भक्ती भाव ने नेहमी पती तू आता माझे तू तुझ्या पायी अवघा निरोपीला तुझ देह भावू आता मज पावू पांडुरंगा तुका म्हणे तुझे नाम दिनानाथू ते मज उचित करी आता हे कृपेच्या सागरा पांडुरंगा मला तू अभयदान दे देवा तुझ्या पायी माझा देह भाव मी अर्पण केला आहे त्याच्याशिवाय मी दुसरे काही जाणत नाही मी पतित असून सेवा भक्तिभाव इत्यादी मला काही माहीत नाही देवा माझे सर्व हित तुझ्याच पायाशी आहे मी माझा सर्व देहभाव सर्वस्वीपणे तुझ्याच चरणावर समर्पण केला आहे हे पांडुरंगा तू मला आता तरी पाव तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझे नाव दिनानाथ असे आहे तू दिनांचा नाथ असल्याने जे याविषयी उचित आहे तेच तू आता कर लागो तुझी सोय ऐसे कोणी करी माझे विठाबाई जननी पतित पावन मनविषयी जरी आवरण करे तरी माझी नाही तरी ब्रीद टाकी सोडून या न धरशी माया जरी माझी बोलिला तू बोल करावा साचारू तरी लोक बरे म्हणतील करावा संसार लोक लाज भिनी वचनाशी उने येऊन दे तुम्हा मातेशी नाही म्हणे तुका होशील तू सखा जीवलग हे विठाबाई माझी आई ज्यामुळे मला तुझी सवय लागेल असे तू काहीतरी कर जर तू स्वतःला पतित पावन म्हणून घेतोस तर माझा अवेर करू नकोस तू जर तू जर माझ्यासारख्या पतिताची दया धारण करीत नसील तर पतित पावन हे ब्रीद टाकून तरी दे आपण पतित पावन आहोत असे जे बोल तू बोललास ते खरे करून दाखवू तरच तुला लोक चांगले म्हणतील लोक लाजेच्या भयाने संसार करावा लागतो म्हणून तू आपल्या वचनात उनेपणा आणू देऊ नकोस तुकाराम महाराज म्हणतात तुमचा आमचा प्रकार तसा नाही तू माझा जीवलग आणि सोयरा आहेस तू आम्हा सोयरा सज्जन सांगाते तुझ लागे प्रेते चालू सदा तू माझा जिव्हाळा जीवाचा जीवलग होशी अंतरंग अंतरीचा घन गोत मित्र तू माझे जीवन अनन्य शरण तुझ्या पायी तू का म्हणे सर्व गुणे तुझा दासू आवडी अभ्यासू सदा तुझा देवा तूच आमचा सोयरा आहेस सज्जन आणि सोबती आहेस तुझी आणि माझी प्रीती सतत चालू राहावी माझ्या अंतकरणामधील जीवलग आणि जिव्हाळा तू आहेस तूच माझ्या चित्तामधील अंतरंगाचा होऊन जाशील माझे गणगोत मित्र आप्येष्ट सगळे सोयरे आणि जीवन सुद्धा तूच आहेस म्हणून मी तुझ्या पायाशी अनन्य भावाने शरण आलो आहे तुकाराम महाराज म्हणतात मी सर्व गुणांनी तुझा दास झालो आहे यामुळे सतत तुझाच अभ्यास करणे मला आवडते आवडील तैसे तुझ आळविनू वाटे समाधानू जीवा नाही येथे काही लौकिकाचे चाडू तुझ विन गोडो देवराया पुरवी मनोरथो अंतरीचे आरतो वरी गीत गाई तुझे तू का म्हणिले की आळवी माहिरा गाऊ या संसारा तुझ तैसे जेव्हा मला जसे आवडेल आणि माझ्या जीवाला जसे समाधान वाटेल तशा प्रकाराने मी तुला आळवत राहीन तुझ्याशिवाय मला इथे इतर कुठल्याही लौकिक गोष्टीची इच्छा राहिली नाही मला केवळ तुझीच गोडी आहे माझ्या अंतकरणातील तीव्र इच्छा तू पूर्ण कर माझी इच्छा तृप्त होईपर्यंत मी तुझे गीत गाईन तुकाराम महाराज म्हणतात सासरी असलेली लेख ज्या तीव्रतेने माहेरची आळवणी करते त्याच तीव्रतेने मी या संसारामध्ये तुला गात राहीन माझे मुखी नामी रंगो सर्व काळू गोविंद गोपाळू रामकृष्ण अबद्ध चांगले गाऊ भल तैसे कळले हे जायचे माये बापा तू का म्हणे मजू न लगे वाकडे मी तुझे बोबडे बाळतानी गोविंद गोपाळ रामकृष्ण इत्यादी नामानी माझे मुख सर्व काळ तुझ्या नामामध्ये रंगून जाऊ माये बापा वेडे वाकडे अथवा चांगले वाईट जसे करेल तशा मी तुझे गुणगान गात राहू तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुझे देवा मी तुझे तांडे बोबडे बालक आहे तरी त्यासाठी मला वाकडे दाखवू नकोस या लागी आवडी म्हणा रामकृष्ण जोडा नारायण सर्व काळू सोपे हे साधन लाभ घेतो घरा वाचेशी उच्चारा हरी न लगती कष्ट न लगे सायासू करावा अभ्यास विठ्ठलाचा न लगे तप तीर्थ करणे महादानू केल्या एक मनू जोडी हरी का म्हणे काही न वेचिता धनू जोडे नारायण नामासाठी हे लोक हो तुम्हाला सदा सर्व काळासाठी जर नारायणाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर मोठ्या आवडीने रामकृष्ण या नामाचा उच्चार करा वाणीने फक्त राम हरी असे नाम उच्चारा हे साधन फारच सोपे असून यामुळे घरच्या घरीच लाभ चालून येतो विठ्ठलाच्या नामाचा अभ्यास दृढतेने करावा यासाठी काही कष्ट लागत नाहीत की प्रयत्न सुद्धा करावे लागत नाहीत तप तीर्थयात्रा महादान इत्यादी करण्याची जरुरी नाही एकाग्र मनाने नामस्मरण केले की त्या भगवंताची प्राप्ती होते तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे काही एक द्रव्य खर्च न करता एका नामामुळेच नारायणाची भगवंताची प्राप्ती होते कोणी या नेत्र काय जपतोशी जो नाही मानसी प्रेम भावू राम नाम म्हणा उघड मंत्र जाणा चुकती यातना गर्भवास मंत्र यंत्र संध्या करीशी जडीबुटी ते तेने भूतसृष्टी पावशिलू तुका म्हणी ऐक सुंदर मंत्र ऐकू भव सिंधू तारक रामनाम अरे डोळे झाकून काय जपत आहेस तुझ्या मनात त्या भगवंताविषयी थोडा सुद्धा प्रेमभाव नाही त्यापेक्षा रामनामाचा उघडा आणि स्पष्ट असा मंत्र जाणून तो म्हण त्यामुळे तुझ्या गर्भवासाच्या यातना चुकतील काही मंत्र गुढयंत्र संधेचे अवडंबर किंवा जडीबुटी इत्यादी करशील तर शेवटी भूत पिशाचांची सृष्टी तुला मिळेल त्यांच्या योनीला तू प्राप्त होशील तुकाराम महाराज म्हणतात भवसिंधू तरुण नेणारा रामनामाचा हा एक सुंदर असा मंत्र तू ऐक आणि त्याचाच जप कर पापी या चांडाळा हरिकथा नावडे विषय लागी आवडे गाणे त्याला ब्राह्मणा दक्षिणा देता रडे रुका विषया लागे फुका लुटी तसे वितभरी लंगोटी नेदी अति ताला खिरम्या देतो शाला भोर प्यासी तुका म्हणे त्याच्या तुमका तोंडावरी जातो यमपुरी भोगावया जे कुणी पापी आणि चांडाळ आहेत त्यांना श्रीहरीची कथा कधी आवडत नाही पण विषयांची वाढ करणारी गाणी नाच तमाशे इत्यादी साधने मात्र त्यांना फार आवडत असतात ब्राह्मणाला एक पैसा दक्षिणा देताना याला रडू येते मात्र नानाविषयी बुद्धीसाठी तो वाटेल तसा पैसा उधळीत राहतो कुणी अतिथी आला तर तो कधी त्याला वितभर नंगटी सुद्धा देत नाही परंतु उथळ करमणूक करणाऱ्या बहुरुप्याला मात्र उंची वस्त्रे आणि शाल देतो तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसाच्या तोंडावर थुंकावे तो शेवटी यमपुरीच भोगायला जाईल शुद्धार्थी दुष्काळे पिडिले मिष्टान्न देखिले तेने जैसे तैसे तुझे पायी लाचावले म्हणून झुरे माझा प्राणू भेटावया मांजरी देखील लोणी याचा गोळा लावून या डोळा बैसलीसे तुका म्हणे आता झडी घालू पाही पांडुरंगे माये तुझे पायी दुष्काळामध्ये भुकेने पिडलेल्या एखाद्या माणसाने मिष्टान्न पाहिल्यानंतर जशी त्यावर तो झडप घालतो जशी त्याची अवस्था होती त्याप्रमाणेच देवा माझे मन तुझ्या पायी लाचावले आहे माझा प्राण तुला भेटायला झुरत आहे लोण्याचा गोळा पाहून मांजर जसे त्यावर डोळा ठेवून बसते त्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा त्याचप्रमाणे मी तुझ्या पायावर झडप घालू पाहत आहे स्वामीशी संकट पडे जे गोष्टीचे काय त्या प्रेमाचे सुखमजू दुःख विना चित्त तुझे नारायणा काहीच मागे ना तुझ पासे रिद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलासू सोडी गेली आसू याची जीवी तुका म्हणे के वेळे देई भेटी ओ रसोनी पोटी आलिंगावे देवा स्वामीला ज्या गोष्टीचे संकट पडेल त्या गोष्टीपासून मिळणाऱ्या प्रेमाचे मला काय सुख नारायणा ज्यामुळे तुझे चित्त दुखावेल असे मी तुझ्यापाशी काहीच मागणार नाही वृद्धी सिद्धी मोक्ष संपत्ती विलास इत्यादींची आशा माझ्या जीवाने सोडलेली आहे तुकाराम महाराज म्हणतात तू एकदा मला भेट दे आणि प्रेमभराने पोटाशी धरून मला आलिंगन दे देवती ही बळी धरिला सायासही करुणिया नास उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले जनू सोये जनार्दनो त्याची झाली तुका म्हणे याशी न चले तातडी अनुभवे गोडी येईल कळू ज्या लोकांनी सर्व उपाधींचा नाश केला आहे त्यांनी देवाला मोठ्या प्रयत्नाने मिळवले आहे त्यांनी आरंभापासूनच धनसंपत्ती आणि लोक यांचा धिक्कार केला त्यामुळे ते स्वयमेवच जनार्दन रूप झाली तुकाराम महाराज म्हणतात या अशा कार्याला तातडी चालत नाही या विषयाची गोडी अनुभवानेच समजून येते भेटी वाचून या दुजे नाही चित्ते येणे काकुलते याजसाठी भेटून या बोले आवडीचे गुजू आनंदाच्या भोजे जेवू संगे मायेने करासे नाही दुजी परी जेवू बरोबरी बैसोनिया का म्हणी ऐसे अंतरीचे आरतू यावेजी त्वरितो नारायणा जेव्हा तुझ्या भेटीशिवाय माझ्या चित्तात दुसरे काहीच नाही त्याचसाठी मी तुझ्या पुढे अगदी काकुळतीला येऊन करुणा भाकत आहे मग आपण भेद घेऊन मोठ्या प्रेमाने काहीतरी हितगुज करू आणि आनंदाने आवडीचे भोजन एकमेकाच्या संगतीमध्ये करूया माय लेकरांनी एकमेकांच्या बरोबर एकत्र बसून जेवण करण्याखेरीज दुसरा प्रकारच भेटीचा संभवत नाही तुकाराम महाराज म्हणतात हे नारायणा माझ्या मनाची ही अशी तीव्र इच्छा आहे की तू त्वरित पूर्ण करण्यासाठी धावत येईल जायाचे शरीर जाईल क्षणातू का हो गोपीनाथू पावेची ना तुम्ही संत सारे कृपेचे सागरू माझा निरोप फारू सांगा देवा अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला पाया पे विठ्ठला ठेवी मजूर का म्हणी ऐशी करावे निर्वाणू मग तो रक्षण करील माझे हे संत हो हे शरीर शेवटी नाहीसे होणारच नाही एका क्षणात ते निघून जाईल तरी अजून हा गोपीनाथ मला का बरे पावत नाही तुम्ही सर्व संत कृपेचे सागर आहात म्हणून माझा हा निरोप तुम्ही देवाला विस्तारपूर्वक सांगा निरोप असा आहे की मी अनाथ आहे अज्ञानी आहे मला कुणीही प्रेमाचे नाही मला विठ्ठलाच्या पायापाशी ठेवावी तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे तुम्ही मला अखेर देवाच्या पायाजवळ घेऊन जा मग तो माझे रक्षण करील त्रासला हा जीव संसारीच्या सुखा तू जमीन सखा नाही कोणी हयशी माशी मनी वाटे नारायण घाला वरी मिठी कई ते सुंदर देखोनी रूपडे आवडीच्या कोडे आळंगीन नाही पूर्व पुण्य मज पाप राशी म्हणून पायाशी अंतरलो अलभ्य लाभ कैचा संचिता वेगळा विनवी व पाळू दास तुका देवा या संसारातील या लौकिक सुखाने माझा जीव भारी त्रासून गेला आहे मला तुझ्याशिवाय दुसरा कुणीही सखा नाही हे नारायणा माझ्या मनास असे येते आहे की तुमच्या चरणावर मिठी घालावी तुमचे सुंदर रूप केव्हा पाहिजे मोठ्या आवडीने आणि कौतुकाने तुम्हाला केव्हा आलिंगन देईल असे मला झाले आहे मग पातक्याला पूर्व पुण्याची जोड नाही म्हणून तर मी तुमच्या पायापासून दुरावलो आहे तुकाराम महाराज म्हणतात या प्रारब्धाशिवाय अल्लभ्य लाभाची प्राप्ती गोपाळा कशी काय होणार मी तुमचा दास पण त्यासाठीच विनंती करीत आहे मोलाची आयुष्य वेचून या जायू पूर्व पुण्य होयो लाभ याचा अनंत जन्मीचे शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या कराल ते जोडी येईल कार्यासी घ्यावे विठ्ठलासी सुखा लागी सासली आधन होईल ठेवणे तैसा नारायण जोडी करा करा हरिभक्ती परलोकी कामा सोडविल यमा पासून या तू का म्हणे करा आयुष्याचे मुलू नका वेचू बोलू नामे विनू हे लोक हो तुमचे मौल्यवान आयुष्य व्यर्थ वायात चालले आहे पूर्व पुण्याईने त्याचा लाभ तुम्हाला झालेला आहे हे जीवन फार पुण्याईने मिळाले आहे नीट विचार करून पाहता असे दिसते की अनंत जन्मानंतर शेवटी हा नरदेह तुमच्या हाती आला आहे या ठिकाणी जो लाभ करून घ्याल तो कामाला येईल यासाठीच सुख मिळवण्यासाठी विठ्ठलाचे ध्यान करा तुम्ही जसे धन साचवून ठेवता त्याप्रमाणेच या नारायणाची प्राप्ती करून घ्या तुम्ही भगवंताची भक्ती करा म्हणजे तो परलोकी तुमच्या उपयोगाला येईल आणि यमाच्या हातून तुम्हाला सोडविल तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपल्या आयुष्याची किंमत करून घ्या आणि यासाठी श्रीहरीच्या नामाशिवाय व्यर्थ बोलणे करू नका काय सुख आहे वाऊ गे बोलता ध्याता पंढरीनाथा कष्ट नाही सर्व काळ वाचे उच्चारिता हरी तया सरी पार नाही रामकृष्ण रंगी रसना रंगली अमृताची उकळी नाम तुझे तुका म्हणे धन्य तयाचे वदनू जया नारायणू ध्यानी मनी उगीच व्यर्थपणे भाषण करण्यामध्ये काय सुख आहे उलट पंढरीनाथाचे ध्यान करताना काहीच कष्ट पडत नाहीत सर्व काळवाणीने श्रीहरीचा उच्चार केला तर त्या अपार सुखाची बरोबरी कधीच होत नाही देवा रामकृष्ण नामाच्या प्रेमरंगामध्ये जीभ माझी रंगून जाऊ तुझे नाम म्हणजे अमृताची उकळी आहे तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्या ध्यानामध्ये मनामध्ये सततच नारायण आहे त्याचे सुख खरोखर धन्य होय कीर्तनाच्या सुखी सुखी होय देवू पंढरीचा राव संगी आहे भक्त जाय सदा हरी कीर्ती गातो गातू त्यास आनंद हिंडतसे त्रैलोक्य भ्रमण फिरत नारदू त्या संगे गोविंदू फिरतसे नारद मंजुळ सुसोरे गीत गाई मागी चालत आहे संगे हरी तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची नाही अनेकांची प्रीती ऐशी कीर्तनाच्या सुखाने देव सुखी होऊन जातो हा पंढरीचा राणा कीर्तनाच्या संगतीमध्ये आपल्या भक्तांबरोबर असतो श्रीहरीची कीर्ती गात गात भक्त जिकडे जातो त्याच्या मागोमाग हा सुद्धा अनंत हिंडत असतो नारद मुनी त्रैलोक्यामध्ये भ्रमण करीत असतात त्यांच्याबरोबर गोविंद सुद्धा फिरत असतो नारद मंजूळ स्वरानी भगवंताची कीर्ती गात गात हिंडतात आणि त्यांच्याबरोबर मार्गाने तो भगवंत सुद्धा चालत असतो तुकाराम महाराज म्हणतात या प्रभूला कीर्तनाची फार गोडी आहे इतर कशाचीही प्रीती त्याला वाटत नाही बाळेविन माय भरी न राही न देखता होई कासा हानिक उदंड बुझावी जरी छंद त्याअंतरी माऊलीचा आवडते तया बोल आणि काचे देखून या नाचे मायदृष्टी तू का म्हणे माझी विठ्ठल माऊली आणि कांचे बोली चाड नाही आपल्या आईशिवाय बालक एक क्षणभर सुद्धा राहत नाही आई जर नजरेस पडली नाही तर ते अगदी कासावीच होऊन जाते त्याला समजावण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा त्याच्या मनाला आपल्या आईचाच छंद असतो इतरांचे बोल त्याला कधीच आवडत नाहीत पण आई त्याच्या दृष्टीला पडली की ते नाचू लागते तुकाराम महाराज म्हणतात ही माझी विठ्ठल माऊली आहे हिच्याशिवाय इतरांचे बोल ऐकण्याची मला बिलकुल इच्छा सुद्धा होत नाही हरीची या भक्ता नाही भय चिंता दुःख निवारिता नारायणू न लगे वाहने संसार उद्वेगू जडो नेदी पांगू देवराया असो द्यावा धीर सदा समाधानू अहो नारायण जवळचो तू का म्हणे सखा माझा पांडुरंगू व्यापी येले जगू तेने या भगवंताच्या भक्तांना कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका नसते त्यांचे दुःख निवारण करणारा नारायण आहे हा देवराय त्यांना दारिद्र्याचा संसर्ग सुद्धा होऊ देत नाही त्यामुळे त्यांना संसार संबंधी चिंता वाटण्याचे कारणच नाही नेहमी धीर धरावा आणि चित्तामध्ये समाधान राखावे नारायण आपल्या जवळच असतो तुकाराम महाराज म्हणतात सर्व जगात व्यापणारा हा पांडुरंग माझा सखा आहे दसरा दिवाळी तोचे आम्हा सखे संत जनो भेटतील आमुप जोडल्या सुखाची या राशी पार या भाग्याशी नदशी आता धन्य दिवस आजी झाला सोनी याचा पिकली हे वाचा रामनामे तुका म्हणे काय हो उतराई जीव ठेवू पायी संतांची ज्या दिवशी मला माझे संत सखे भेटतील तो दिवस दसरा दिवाळी सारख्या सणाचा वाटतो अशा प्रकारची भेट पुष्कळ सुखाच्या पुण्याच्या राशी उभ्या केल्या तरच होत असते मग या भाग्याला सीमाच उरत नाही आज हा दिवस मोठा धन्य झाला आहे सोन्याचाच दिवस उजाडला आहे कारण संतांच्या संगतीने वाणीतून रामनामाचे पीक भरघोसपणे पिकले आहे तुकाराम महाराज म्हणतात मी या संतांचे उपकार कसे काय फेरू मी यांचा उतराही कसा होऊ मी आपला जीव यांच्या पायावर ठेवला आहे खिस्तीचा उदिम ब्राह्मण कलियुगी मारवाडी मांगी हिंडतशी वेवसाव करिता पर्वत मांगाशी ते पै विटाळाशी न मांगनिशी नित्य करीतसे लेखा तोंडावरी थुंका पडतशी आशा माया रांडा नाव हे कागदी आठविना कधी नारायण तुका म्हणे देव झाला पराधीनू पांडुरंगाविन गती नाही या कलियुगामध्ये ब्राह्मण लोक सावकारीचा व्यापाराचा धंदा करू लागले आहेत त्यासाठी ते महारवाड्यात मांगवाड्यातही हिंडतात पर्वत्या नावाच्या मांगाबरोबर ते व्यवहार करतात यामध्ये ते विटाळ सुद्धा मानत नाहीत नित्य ते मागणीशी कागदोपत्री व्यवहार करीत राहतात त्यावेळी त्यांच्या तोंडावर थुंका सुद्धा पडतो अशा माया अशा मांगिनी रांडांची नावे ते कागदावर लिहितात पण त्यांना नारायण मात्र कधी आठवत नाही तुकाराम महाराज म्हणतात अशा प्रकारे या ब्राह्मणांचे ध्येय पराधीन झाले आहेत त्यांना आता पांडुरंगाशिवाय कोणतीच गती नाही अंगी ब्रह्मक्रिया खिस्तीचा व्यापारू हिंडे घरो घरो चांडाळाचे अंत्य जा खिचडी घेता ती मागुनू गाळिया प्रदानू माई बहिणी उत्तम कुळी जन्म क्रिया मंगळू बुडविले कुळ उभयता तुका म्हणी ऐशी कलियुगाची चाली स्वार्थे बुडविली आचरणे जन्माने ब्राह्मण असल्याने ब्रह्मक्रिया इत्यादी कर्तव्य कर्म न करता ब्राह्मण लोक सावकारीचा आणि व्यापाराचा उद्योग करण्यासाठी चांडाळाच्या घरी सुद्धा हिंडू लागले आहेत पोट भरण्यासाठी ते अंत्यजापासून खिचडी मागून घेतात आणि व्यवहाराच्या निमित्ताने आया बहिणींना शिव्यागाडी देतात त्यांचा जन्म उत्तम कुणात झालेला असला तरी त्यांची क्रिया मात्र अमंगळ आहे त्यामुळे त्यांनी आपल्या आईवडिलांची उभय कुळे बुडवलेली असतात तुकाराम महाराज म्हणतात ही अशी कलियुगाची रीती आहे स्वार्थामुळे त्यांचे आचरण बिघडलेले आहे हाची माझा नेम धरिला हो धंदा यावरी गोविंदा भेटी द्यावी हाची माझा ध्यास सर्व काळू न्यावयाची मुळू येशी कधी डोळी यांची भूक पाहता श्रीमुख आलिंगने सुख निमती भुजा बहु चित्त तयाची याची येसोई पुरला हा काही नवसनेने बहु बहु काळ झालो कासा साविसू वाहिले बहुवसू कळेवरू तुका म्हणे आता पाडावे हे ओझे पांडुरंगा माझे यावरे हे देवराया गोविंदा यानंतर तुम्ही आता मला भेट द्यावी हाच माझा उद्योग आहे हाच माझा नित्यनेम आहे मला नेण्यासाठी तू आमंत्रण केव्हापर्यंत पाठवशील हाच माझा सदा सर्व काळचा ध्यास आहे तुझे श्रीमुख पाहिले की डोळ्यांचे भूक निवारण होते आणि आलिंगन दिले की दंड निवून जातात त्यासाठी माझे चित्त फारच ओढले जात आहे माझा हा नवस तू कधी काळी पूर्ण करशील मला कळत नाही यासाठी मी फार काळ कासावीस झालो आहे एवढ्याचसाठी माझा देह मी फार दिवस वागवला आहे तुकाराम महाराज म्हणतात हे देवा पांडुरंगा आता यानंतर माझे हे ओझे तुझ्या शिरावर असावे जेने माझे हित होईल तो पाहू करशील मज जाणून या मज नाही सुख दुःख तया खंती भावना हे चित्ते नाना छंदी तोडी हे संबंध तोडी आशा पासू मज हो सायासू न करिता तू का म्हणे मी तू राहिलो निश्चिंतू कवडोनी एकांतू सुख तुझे देवा ज्यामुळे माझे हित होईल तोच उपाय मला माझ्या मनातील भाव जाणून तू करीत जा माझ्या चित्तामध्ये नाना प्रकारचे भाव आणि छंद आहेत पण मला त्यांच्याविषयी कसली सुद्धा खंती किंवा दुःख होत नाही मला काही कष्ट न होता तू यांचे संबंध आणि हे सर्व आशा पास तोडून टाक तुकाराम महाराज म्हणतात एकांताच्या सुखामध्ये तुला मिठी देऊन मी निश्चिंत राहिलो आहे शिखा सूत्रा तुझा गुंतला जमानू तव वरी तू जाणू श्रुती दासू त्याची तुझ काही चुकताची नीती हो शिलपती तू नरकवाशी बहुत जालाशी चतुर शहाणा शुद्ध आचरणा चुकू नको सूत्र याचा तोडी तू संबंधू मग तुझ बाधा नाही नाही तू का म्हणी तरी वर्तुनी निराळा उमटती कळा भ्रमीची शेंडी आणि जानवे यांच्या जामिनकीमध्ये तू गुंतला आहेस तोपर्यंत तू वेदांचा दास आहेस असे समज वेदांनी सांगितलेल्या नीतीप्रमाणेच करायला जर तू काही चुकशील तर मग तू नरकात राहणारा पातकी ठरशील तू पुष्कळ चतुर आणि शहाणा झालास तरी आचरण शुद्ध ठेवण्यास कधी सुद्धा चुकू नकोस तू शेंडी काप आणि जानवे तोडून दे मग तुला कसलीही बाधा होणार नाही तुकाराम महाराज म्हणतात या प्रपंचामध्ये राहून सुद्धा तू अलिप्तपणाने वाघ म्हणजे त्यामुळे तुला ब्रह्माचे ज्ञान प्राप्त होईल तू ब्रह्मज्ञानी बनशील पतिव्रतायशी जगामध्ये मातू भोगी पात सातू अंधारी ते प्रताराशी लेखी श्वानाचे समानू परपुरुषी जाणू संभ्रम तू तुका म्हणे तिच्या दोषा नाही पारू भोगीला घोर कुंभ पाकू जगामध्ये पतिव्रता म्हणून जिची प्रसिद्धी आहे त्या अंधारामध्ये मात्र पाच सात परपुरुषाशी भोग घेते आपल्या नवऱ्याला कुत्र्याप्रमाणे लेखते आणि परपुरुषाशी मात्र मनाची तत्परता ठेवते तुकाराम महाराज म्हणतात तिच्या दोषांना सीमाच नाही ती अघोर असा कुंभपाक नावाचा नरक भोगेल शिंदळीशी नाही पोराची पै असू राही बिजत्यासू काय करी अथवा शेती बीज पेरिले भाजून सारा देईल कोणू काका त्याचा तुका म्हणे नाही खायाची ते चाडू तरी काली गाडू करून घेतो वाईट चालीच्या बाईला मूल व्हावे अशी इच्छाच नसते यासाठी ती आपल्या जाराशी संग करीत नाही पण तशामध्ये सुद्धा गर्भ राहिल्यास ती काय करेल बी भाजूनच शेतात पेरले तर सरकारचा सारा काय त्याचा काका देणार तुकाराम महाराज म्हणतात जर शिक्षण करण्याची इच्छा नाही तर मग उगीच लचांड करून का ठेवता संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाये विठोबाचे येणे होय सर्व संसार सुखाचा न लगे दुखाचा लेश काही घेतील तयासी सोपे आहे सुख बोलियेले मुखे नारायण सांगितली सोय करुणा सागरे तुम्हा का हो बरे न वाटे ते तुका म्हणे तेने उपकार केला भोळ्या भाविकाला तरावया या संसारात नरदेह रूपाने वावरत असताना विठोबाचे पाय आठवणे हेच एक फार मोठे सुख आहे यामुळे सर्व संसार सुखाचा होऊन जातो आणि दुखाचा लवलेश सुद्धा उरत नाही जे कुणी याप्रमाणे विठ्ठलाचे नाम घेतील त्यांनाही अपार असे सुख सुलभ आहे असे खुद्द नारायणानेच आपल्या मुखाने सांगितले आहे कृपेचा सागर जो नारायण त्यानेच हा मार्ग दाखवला आहे तुम्हाला तो बरा का वाटत नाही तुकाराम महाराज म्हणतात जे कोणी भोळे भाविक आहेत त्यांना तारण्यासाठीच या देवाने हा एक उपकारच करून ठेवला आहे साली हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिविनो देखवी दाखवी एक नारायण तयाचे भजनू चुको नका माणसाची देव चालवी अहंता मी एक करता म्हणून या वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे तुका म्हणे विठू भरला सबाही उने काही चराचरी हे शरीर कुणाच्या सत्तेवर चालत आहे या श्री हरिशिवाय त्याला कोण बोलवत आहे सर्वांना डोळ्यांनी पाहविणारा आणि कानांनी ऐकविणारा हा एक नारायणच आहे त्याचे भजन करण्याला तुम्ही कधी सुद्धा चुकू नका मनाचा अहंकार सुद्धा चालवणारा हाच देव आहे ज्याला तुम्ही मी मी म्हणता या मीच्या पाठीमागे जो मी उभा आहे तोच भगवंत आहे म्हणूनच मीच करता आहे अशी अभिमानाने कधी म्हणू नका साधे वृक्षाचे पान सुद्धा त्याच्याच सत्तेने हलत असते असे असल्याने मग आपला अहंकार कुठे राहिला तुकाराम महाराज म्हणतात हा विठोबा सर्व चराचरामध्ये सर्व जगतामध्ये अंतर्बाह्य भरून व्यापवून राहिलेला आहे त्याच्याशिवाय कोणता पदार्थ शिल्लक दिसतो का ते सांगा माया रूपी ऐसे मोहिलेशे जुनू भोगिती पतनू नाना कर्मे काय याची प्रीती करिता दुरु दुराविता दुरू तेची भली नाना छंद अंगी बैसते विकारू छळियेले फारू तपोनिधी तुका म्हणी ऐसे शिकवितो तुझू आता धरी लाजू मनापुढे मायेच्या रूपाने सर्व लोक मोहित होऊन गेले आहेत आणि नाना प्रकारची पाप कर्मे करून पतनाला जात आहेत अशा लोकांच्या विषयी प्रीती किंवा आदर दाखवणे योग्य नाही त्यांना दूर सारून आपण सुद्धा त्यांच्यापासून दूर राहणेच चांगले नाना प्रकारचे छंद आणि विकारांगी वसत असल्यामुळे अनेक मोठ्या तपस्व्यांचा सुद्धा अतिशय छळ झालेला आहे तुकाराम महाराज म्हणतात हे म्हणा अशा प्रकारे मी तुला शिकवित आहे आता तरी याविषयी लाज धरून तू वाघ जे जे काही मज होईल वासना ते ते नारायणा व्हावे तुम्ही काय भाव एक निवडून निराळा जानशी तू कळा अंतरीची तुझ मज कोण आहे सखा जे सांगू आणि का जीव भावू अवघे पिशून झाले असे जनू आप पर कोणू नाठविहे तू का म्हणे तुझे जीवाचे जीवनू माझे समाधानू तुझे हाती हे नारायणा मला जी जी वासना होत जाईल ती ती तुझीच व्हावी किंवा ते ते तूच बनत जा म्हणजे मला ज्याची इच्छा होईल ते तुझं रूप असू दे मी कोणता एक भाव निराळा असा निवडून काढू माझ्या अंतकरणाच्या सर्व वृत्ती तू जाणणार आहेस हृदयामधील भावना ज्याला सांगाव्यात असा आणखी दुसरा सखा हे देवा तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही सर्वच लोक द्वाद आणि चहाडखोर बनले आहेत यात आपले दुसरे कोण हे ठरवताच येत नाही तुकाराम महाराज म्हणतात सर्वांच्या जीवाचे जीवन तूच आहेस त्यामुळे माझे समाधान तुझ्याच हाती आहे बंधू आणि भगिनींनो नमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने कार्यक्रम व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून एकशे आठ उपनिषदे वाल्मिकी रामायण बारा स्कंदांच्या भागवतासहित श्री ज्ञानेश्वरी सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेन्शन पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफसाठीही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल्स विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश व्हा मी यशस्वी होणारच practical mind programming law of attraction आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत कोट्याधीश व्हा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वांछील तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात तसेच money course change yourself mind power and programming इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद